असं हे पुण्याचं काम दर्शन घेऊया पहिलं अहो असं हे पुण्याचं काम दर्शन घेऊया पहिलं महाराष्ट्रात आठही गाव स्थानगणाचं बसलं महाराष्ट्रात आठही गाव स्थानगणाचं बसलं अहो असं हे पुण्याचं काम दर्शन घेऊया पहिलं अहो असं हे पुण्याचं काम दर्शन घेऊया पहिलं महाराष्ट्रात आठही गाव Sama-sama हात उज्ज्वलडेश्वरा ठेवू माता चरणावरी दिस भाग्याच आलं ठेवू माता चरणावरी दिस भाग्याच आलं घराची भेट ओझर गावी हो धन्य जीवानी गणरायाच्या चरणी हो धन्य जीवानी गणरायाच्या चरणी गावाची हा रांजण गावी सिद्धिविनायक हा पहा सिद्ध टेकी गणपती हा रांजण गावी सिद्धिविनायक हा पहा सिद्ध टेकी आता भजनात दंग मन व्हायला लागलं आता भजनात दंग मन व्हायला लागलं हे गावाला आहे चिंतामणी वरद विनायक आहे महाड गावी हे गावाला हा चिंतामणी या यात्रेचं सुख आज मलाच लाभलं या यात्रेचं सुख आज मलाच लाभलं हे पुण्याचं काम दर्शन घेऊया पहिलं अहो असं हे पुण्याचं काम दर्शन घेऊया पहिलं महाराष्ट्रात आठही गाव स्थानगणाचं वसलं महाराष्ट्रात आठही गाव स्थानगणाचं वसलं more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.